सनईच्या जुगलबंदीत वाजवलेला राग पुरिया कल्याण आपण ऐकला आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे रात्रीचे दहा वाजलेत आता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पद्माकर बर्वे यांनी गायलेला राग पंचम बालकंस प्रसारित करत आहोत विलंबित ख्याल झुमरा तालात निबद्ध असून बोल आहेत कासे कहू मन की विधा द्रुत तीन तालातले बोल आहेत ऐसो विलंब न करो आज तुम सात अशी हार्मोनियम श्रीराम शहापूरकर तबला मोहन सबनीस पद्माकर बर्वे आहेत राग पंचम मालकंस 月。 गई संगीतात पद्माकर बर्वे यांनी गालेला राग देसी आपण ऐकलात त्यांना हार्मोनियमची साथ केली होती श्रीराम शहापूरकर यांनी आणि तबल्याची साथ केली होती मोहन सबनीस यांनी हो. பழகும்